रे नी पम परे सारे नि सा पाणी सारे नि रे म पाणी पम परे आग्नी जाळी तरी न जळती पांडवत हृदयी माधवत धरीला म्हणून हृदयी माधवत धरीला म्हणून हृदयी माधवत धरिला म्हणून अग्नी जाळी तरी न जळती पांडव अग्नी जाळी तरी न जळती पांडव हृदयी माधव धरिला म्हणून हृदय माधवत धरिला म्हणून हृदयी माधव धरिला म्हणून आगणी झाडी तरी न जळती गोपाळ आगणी झाडी तरी न जळती गोपाळ हृदयी देव बोलत हरिला म्हणून हृदय देव बोल धरिला म्हणून धरिला म्हणून धरिला म्हणून हृदय देव बोल धरिला म्हणून हृदय देव बोल धरिला म्हणून अग्नी जाळी तरी न जळती गोपाळ जाळी तरी न जळे हनुमंत अग्नि जाळी तरी न जळे हनुमंत हृदय सीताकांत म्हणून हृदय हृदय सीताकांत म्हणून हृदय हृदय सीताकांत म्हणून या हृदयी शीताकांत म्हणून अग्नी जाळी तरी नदळती गोपाळ अग्नी जाळी तरी नजळे प्रल्हाद आगणी जाळी तरी नचळे प्रल्हाद हृदयी गोविंद म्हणून हृदयी गोविंद हृदय गोविंद गोविंद गोविंद हृदयी गोविंद गोविंद गोविंद हृदयी गोविंद भनोनियात् हृदयी भनोनिया अग्निदाी तरी न जति गोबाळ काय पैसिता अग्नि जाळी तरी न जळे पैसितात अग्नि जाळी तरी न जळे पैसितात हृदय रघुनाथ धरिले म्हणून हृदय रघुनाथ रघुनाथ रघुनाथ धरिले म्हणून हृदय रघुनाथ धरले म्हणून अग्नी तरी न जळती गोपाळ लंकेसी उरले विभीषणाचे खरत केसी उरले उरले उरले लंकेसी उरले विभीषणाचे घरत हृदय सीतावरत धरिला म्हणून हृदय सीतावर धरिला म्हणून हृदय सीतावर धरिला म्हणून आगनी जाळी तरी न जळती नामा नावा म्हणे स्वामी स्मरावे गोविंदान नामा म्हणे स्वामी स्मरावे गोविंदात गोविंदात गोविंदात, स्मरावे गोविंदा नावात म्हणे स्वामी स्मरावे गोविंदा पणी जारी निजात सदा पणी जारी निजात सदा पणी जारी निजात सदा निजा निर पाणी निनी मप रे मम सारे रे म पनि सात सात रे म पनि सात सात रे म पनि सात नामा भने स्वामी स्मराधे गोविन्दात् नामा भने स्वामी स्मराधे गोविन्दात् नामा भने स्वामी स्मराधे गोविन्दात् चुके भव बाधा संसाराची भवबाधान संसाराती सुखे भवबाधान संसाराती आग्नी जाळी तरी जळती गोपाळ हृदय देव बोलत धरिला म्हणून हृदय देव बोलत धरिला म्हणून हृदय देव बोलत झाला अग्नी दाळी तरी ना जळती गोपाळ अग्नी दाळी तरी ना जळती गोपाळ अग्नी तरी